पुस्तक श्यामची आई लेखक साने गुरुजी वाचक माधवराव वाबळे रात्र पस्तीसावी आईचे चिंतामय जीवन मी औंध संस्थानात शिकावयास गेलो होतो परंतु तेथून माझी उचलबांगडी देवाला करावायची होती मी तेथे कसे तरी दिवस काढीत होतो ते मी सांगत बसत नाही साऱ्याच गरिबांना तसे दिवस काढावे लागतात मला माझ्या आईच्या आठवणी सांगावयाच्या आहेत त्या आठवणीपुरता माझा जो संबंध येईल तो मात्र मला सांगणे भाग आहे पुण्यास माझ्या मावशीजवळ माझा सर्वात धाकटा भाऊ सदानंद होता पूर्वीचा यशवंत आता पुन्हा आईच्या पोटी आला असे आम्हा सर्वांना वाटत असे परंतु प्लेगमध्ये पुण्यास एकाएकी सदानंद आम्हा सोडून गेला दत्तगुरु दत्तगुरु म्हणत गेला ते पहा मला बोलावीत आहेत मी जातो असे म्हणत तो गेला मी औंधाला होतो तेथी प्लेग सुरू झाला एक सोन्यासारखा मुलगा गेला व दुसरा दूर तिकडे एकटा तेथी प्लेग आहे हे ऐकून माझ्या आईचा जीव खालीवर होत होता सदानंदाचे दुःख ताजे होते किती दिवस झाले तरी तिच्या डोळ्याचे पाणी खळेना परंतु ते दुःख कमी होत आहे तो तिला माझी चिंता जाळू लागली तिचे जीवन चिंतामय झाले होते प्लेगमुळे औंधची शाळा बंद झाली बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी निघून जावे असे सांगण्यात आले मी कोठे जाणार पैसे तरी जवळ कोठे होते मी माझ्याजवळची घोंगडी विकली काही चांगली पुस्तके विकली पाच रुपये जमा झाले व पुन्हा औंध सोडून मी निघालो दोन तीन महिने शाळा बंद राहील असा अंदाज होता मी हरणे बंदरात उतरलो गाडी ठरून पालगडास आलो पहाटेच्या वेळेस मी गाडीतून उतरलो वडाच्या झाडावर गरुड पक्षी आले होते ते मोठ्याने उरडून गाव जागा करीत होते आजूबाजूला भोपाळ्या कोठे वेदपठण ऐकू येत होते मी भाडे देऊन माझ्या कवाडीत शिरलो मला वाईट वाटत होते मला पाहिल्यावर आईला धाकट्या भावाची पुन्हा जोराने आठवण येऊन ती रडेल अशी भीती मला वाटत होती हळूहळू मी अंगणात आलो अंगणातून उटीवर आलो घरात आई ताक करीत होती ताक करताना शांतपणे कृष्णाचे गाणे म्हणत होती गोड मधुर प्रेमळ गाणी गोकुळात खाशी तू दही दूध लोणी परब्रह्म होताशी तू नेणे परी कोणी एक राधा मात्र झाली वेळी तुझ्यासाठी पूर्णपणे झाली म्हणे देवा तुझी भेटी हे गाणे म्हणत होती मी उटीवर ते गाणे ऐकत उभा होतो दार लोटण्याचे धैर्य होईना परंतु किती वेळ उभा राहणार शेवटी दार लटकले थाप मारली कोण आईने विचारले मी श्याम असे उत्तर दिले श्याम आला रे माझा बाळ आले हो असे म्हणत लगबगीने येऊन आईने दार उघडले आईने मला पोटाशी धरले देवांना नमस्कार कर मी त्यांना गुळ ठेवते हो आधी बस किती रे तुझ्या वाटेकडे डोळे लावले होते त्याला देवाने नेले म्हटले दुसरा दृष्टीच पडतो की नाही असे म्हणताना आईचे कंठ भरून आला व मीही रडू लागलो वडील शौचात गेले होते ते अंगणात येताच आई पुढे होऊन म्हणाली म्हटलं श्याम आला हो आपला आताच आला ते पाय धुवून घरात आले मी त्यांना नमस्कार केला श्याम गणपतीवर आवर्तने करीत होतो आलास शेवटी खुशाल आहेस ना सदानंद गेला असे म्हणून त्यांनी डोळ्यांना उपरणे लावले नीच जरा अंथरुणावर बाहेर थंडी आहे नीच आई मला म्हणाली मी कपडे काढले चूळ भरून आईच्या अंथरुणावर निजलो आईची चौघडी अंगावर घेतली ती चौघडी नसून जणू आईचे प्रेमच मी पांघरले होते मी जणू आईजवळ तिच्या कुशीतच निजलो आहे असे मला वाटत होते त्या दिवसाचे ते पहाटचे आईंच्या आथरुणावर निजणे तिच्या पांघरुणात निजणे ते अजून मला आठवते आहे कितीतरी वेळा रात्री अंथरुणात असताना मी माझ्या आईच्या कुशीत आहे हा विचार मी करीत असतो हो भावना माझ्या जीवनात भरलेली आहे आईचे हात माझ्या भोवती आहेत असे कितीदा तरी मला वाटते व गहिवरतो घरी येऊन जुन्याचा नवा झालो नव्याचा जुना झालो धाकटा पुरुषोत्तम घरातील व गावातील खाकीकती सांगत होता मी त्याला माझ्या गोष्टी सांगत होतो औंधला कवटाच्या फळांच्या बाबतीत माझी फजिती कशी झाली ते त्याला मी सांगितले कोकणात कोंबडीच्या अंड्याला कवट म्हणतात कोकणात कवटाची फळे नाहीत औंधला एक मित्र मला म्हणाला तुला कवट आवडते रे मी त्याच्यावर संतापलो माझे मित्र त्याला हसले औंधला तळ्यात एक दिवस मी कसा बुडत होतो तेथील यमाईचे देऊळ रानातील मोर सारे त्याला सांगत होतो पुरुषोत्तमानेही कोणी पाटीलवाडीचा मनुष्य पसाऱ्याला गेला असता साप चावून कसा मेला कोणाची गाय चरताना पान लागून कशी मेली वगैरे सांगितले गोष्टीत असे काही दिवस गेले आता जवळजवळ महिना होऊन गेला तरी औंधची शाळा उघडली नव्हती माझ्या वडिलांना ते खरे वाटेना तिकडे माझे जमत नाही म्हणून हात हलवीत परत आलो असे त्यांना वाटू लागले अशी शंका त्यांच्या मनात दृढावत होती एके दिवशी रात्री पुरुषोत्तमाजवळ निजून बोलत आम्ही अंथरुणावर पडलो होतो दोघे भाऊ प्रेमाने एका पांघरुणात निजून बोलत होतो एकमेकांच्या अंगावर आम्ही प्रेमाने हात ठेवले होते गोष्टी ऐकता ऐकता पुरुषोत्तम झोपला व मलाही झोप लागली परंतु एकदम दचकून जागा झालो कुठून तरी उंचावून पडलो असे स्वप्नात पाहिले मी जागा झालो तेव्हा पुढील संवाद माझ्या कानावर पडला आई गोवाऱ्या निश्चित होती दुसऱ्या दिवसाच्या भाजीची तयारी चालली होती वडीलही गोवाऱ्या निवडीत होते हाताने काम चालले होते व उभयता बोलत होते त्याच्याने तिकडे शिकणे होत नसेल म्हणूनच तो आला प्लेगची सबब सापडली अजून का शाळा उघडली नसेल असे वडील म्हणाले तो खोटे का बोलेल त्याला तिकडे हाल काढावे लागतात तरी तो परत जाणार आहे येथे फुकट खायला काही तो राहायचा नाही मी राहू देणार नाही असे माझी आई माझी बाजू घेऊन बोलत होती त्यावेळेस तो गोपाळ पटवर्धन रेल्वेत लावून देणार होता बरे झाले असते या दिवसात नोकरी तरी कुठे आहे परंतु तुम्हा मायलेकरांना पसंत पडले नाही वडील पुन्हा म्हणाले पण इतक्यात त्याला नोकरी करायची नाही तो शिकेल तो इथून जाईल हो तो घरवशा होणार नाही खायला काळ व भुईला भार होणार नाही आई म्हणाली तुला तुझी मुले नेहमी चांगलीच वाटतात शेवटी माझेच खरे होईल तिकडे जमत नसेल म्हणून आला एक दिवस बिंग बाहेर पडेल वडील आपलेच म्हणणे पुढे चालवित होते शेवटी माझ्याने राहावे ना मी अंथरुणात उठून बसलो व म्हणालो भाऊ मी काही चोरून ऐकत नव्हतो मी एकदम जागा झालो तुमचे म्हणणे ऐकले मी उद्याच येथून जातो मग औंधला प्लेग असो वा नसो माझ्यावर जर तुमचा विश्वास नाही तर येथे कशाला राहू मी केवळ खाण्यासाठी व माशामारीत बसण्यासाठी येथे आलो नाही प्लेग होता तरी मी तेथेच राहणार होतो जाण्या येण्याचा खर्च नको म्हणून परंतु परगावच्या विद्यार्थ्यास तेथे राहू देत ना म्हणून आलो मी उद्याच जातो आई उद्याच मी निघतो त्यांचे नको रे आज म्हणणे मनावर घेऊ तिकडचा प्लेग थांबू दे मग जा हो श्याम माझे विडीचे आई आई म्हणाली मी थांबणार नाही उद्या येथून माझी रवानगी कर भाऊ पुन्हा एकदा दहा रुपये तुमच्याजवळ मागितले पाहिजे तेवढे कृपा करून द्या आई चिंता करू नको देव तारी त्याला कोण मारी ज्याला जगवायचे त्याला तो रोगाच्या भरसातीतही जगवील अफाट समुद्रातही तारील मी म्हटले तू तरी त्यांचाच ना मुलगा तुझा लहानपणचा हट्टी स्वभाव थोडाच जाईल जा बाबांनो कोठेही खुशाल रहा म्हणजे झाले माझे मेलीचे डोळे देव का मिटीत नाही काही समजत नाही चांगली सोन्यासारखी पोरे नेतो आम्हाला रडवायला राखतो आई रडत म्हणाली रात्र गेली व दिवास उजाळला मी आईला म्हटले माझे जाण्याचे ठरले आहे आज नाही तर महिन्याभराने जावेच लागणार ना तू परवानगी दे शेवटी आईने संमती दिली दुसऱ्यावर स्वतःची इच्छा ती लादित नसे शरणांगती हेच तिचे बळ होते तिने कसलाच हेका धरला नाही तिचे प्रेम बांधणारे नव्हते मोकळीक देणारे होते स्वातंत्र्य देणारे होते वडिलावर रागून मी परत जावयास निघालो आईला रडे आवरेना एक पोटचा गोळा प्लेगने बळी गेला घेतला दुसरा प्लेगात उडी घ्यायला जात आहे परंतु ती काय करणार बाप लेखांच्या झगड्यात ती गाय मात्र रडविली जात होती मी आईच्या पाया पडलो वडिलांचे पाय धरले उभयतांचे आशीर्वाद घेऊन मी निघालो अभागी श्याम आईचे न ऐकता निघाला मी गाडीत बसलो गड्यांनो आईचे तेच शेवटचे पार्थिव दर्शन त्यानंतर माझी आई जिवंत माझ्या दृष्टीस पडली नाही तिची भस्ममय मूर्ती शेवटी स्मशानात मी पाहिली आईला मी त्यावेळेस कायमची सोडित आहे तिचे अमृतमय शब्द शेवटचे ऐकत आहे अशी मला कल्पनाही नव्हती परंतु मानवी आशा विरुद्ध देवाची इच्छा हे कठोर सत्य मला अनुभवायचे होते दुसरे काय